मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते या अनुभवाच्या आधारे ब्रह्मा करे सर्वार्थ रक्षणी कवच साजरे संकटहरण आंबा विजयते या देवी कवचा भेतरे भगवतीचे विशिष्ट नाम उच्चारी भक्त रक्षणार्थ पाचारे भक्त जगदंबेचे श्रद्धेने शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कात्याने स्कंदमाता कुष्मांडा कालरात्री महागौरी सिद्धिदात्री नामायशा दौ नवदुर्गा ब्रह्मा सांगे अग्निभय आणि शत्रुभय रणसंकट आणि अशुभभय संकट संकटभय नवदुर्गा स्मरणे अभयत्व पूर्व दिशे हे इंद्राणी अग्ने दिशे देवता अग्नी दक्षिण दिशे वाराहिणी नैऋत्य दिशे खड्गधारिणे रक्षो पश्चिम दिशे वारुणे रक्ष वायव्य दिशे मृग मृगवाहिनी रक्ष उत्तर दिशे कौमर रक्ष ईशान्य रक्ष शूळधारिणी ऊर्ध्वदिशे हे ब्रह्माणी दिशे तसे वैष्णवी ऐसे रक्षणी आंबे प्रार्थना तुझ लागे शिखेपासून पादंगुलीपर्यंत जगदमा प्रार्थिले रक्षणार्थ ऐसा राहे कवचार्थ कवच पठण्याचे कवच धारण यशे कीर्तीचे रक्षण करी लक्ष्मी दयाघन चक्रीण करो ध चक्रीण करो धनविद्या रक्षण ऐसे जगदंबा प्रार्थिले महालक्ष्मी करो पुत्ररक्षण भैरवी करो भार्यारक्षण करू करो रक्षण ऐसे जगदंबेशी प्रार्थले या कवचाचा करता पाठ सर्वत्र विजय प्राप्त होतो आतुर ऐश्वर आणि अभयातलं कवचपठाने निशय उदय असतो उदय असतो उदय असतो अरुण प्रभे सारखी दिव्यकांती प्रभाचे रवी शोभतो तेजमूर्ती समर्थाच्या सारखे रामप्रीती मने साठवा ब्रह्मचैतन्यमूर्ती चिती जयाच्या वसे रामराय हृदय जयाच्या वरमे रामराय विरहे आसवे ढाळितो रामराय जगे धन्यते माय बनी हिंडते बालमूर्ती गुरु भेटे लागे फिरे तीर्थक्षेत्री गुरु भेटता भावगंगा झरेसी मनी साठवा मूर्ती जना उद्धराया झिजिजाची काया जना सांगते ते भजा रामराया रोमी जयाच्या फुले नाम प्रीती मनी साठवा मूर्ती पद्मासने बैसले दिव्य मूर्ती टिळा चंदनाचा तयाच्या ललाटी करी सर्वदा नाममाला फिरेसी मनी साठवा ब्रह्मचैतन्यमूर्ती जया चमखे नांदतो रामराय तया पाठीशी ब्रह्मचैतन्यमाय असे वास त्याचा जिथे नाम प्रीती मने साठवा ब्रह्मचैतन्य मूर्ती जया चारुणी जाहला रामराय जयांतरे रंगला रामराय जयाच्या मुखे बोलतो रामराय जगी धन्यते ब्रह्मचैतन्य माय चला जाऊया क्षेत्र गोंदवल्याशी करू आरती सद्गुरु माऊलीची मुखे नाम घेऊ करू नित्य सेवा आनंदाचे डोही आनंद लुटावा ये ये रघुवीर समर्थ माझे स्वरूप ते निर्विकार मन बुद्धी वाचा नकळे पारो तेथ बापडे इंद्रिय किंकर निर्धाते नेणे या लागे शमदमाच्या अनुक्रमे मन बुद्धी वाचा नेमे प्राण नेमुने प्राणधर्मे आत्मारामे पावसे मनबुद्ध्यादी इंद्रे नेम कराव्याचे न वर्म म्हणसे तरेचो अनुक्रम सुगम सांगेन वाचा नेमावी माझे नामे मन नेमावे ध्यान संभ्रमे प्राण नेमावा प्राणायामी इंद्रिय दमने नेमावी बुद्धी नेमावी आत्मविवेके जीव नेमावा परमात्म सुखे येतुकेन तू आवश्यके होशी कौतुके मद्रूप मद्रूप झाली या पाठी मग संसार न पडे देठी खुंटल्या जन्ममरणाच्या गोठी गमनागमन आटाटी निमाली या म्या सांगितला नेम परिपाठी हा नेम करणे नाही ज्याच्या पोटी तो भोगी दुःखाच्या कोटी ऐकते गोठी सांगेन भक्तीचा महिमा सांख जे का नित्यानित्य कर्म जे का नित्य नैमित्य अष्टांग योग समस्त नवती समर्थमत प्राप्ती स्वाध्याय जे वेदाध्ययन तपदेवा तांबू त्याग जो संन्यास ग्रहण माझे भक्तिवेण बापुडी जैशी नाके वेण बरव का शिरे वेण अवयव भरता वेण आहे व जाण पात सर्व विटंबू तैसे माझे भक्ती सकळ साधने बापुडी जाणून मज पावावया समर्थपण नाही अंगवण समस्तान तैशी नव्हे माझी भक्ती सडसे वाढून माझी प्रेसी तत्काळ करे माझे प्राप्ती नव्हे पंगेस्ते शिंग जेव्हा उपजले माझी भक्ती तेव्हाच झाली माझी प्राप्ती हे पुन्हा पुन्हा उद्धव प्रति हरखे श्रीपती सांगतो रत्नासेवे जैशी दीप्ती अरुणासेवे जैशी जेवी गभस्ती तेवी भक्तीपाशी मी श्रीपती ऐसे निश्चिती उद्धवा ते भक्ती लागे ज्याच्या चित्ती तई मी सापडलो त्याच्या हाती आणि का साधनाचे प्राप्ती विना भक्ती मी ना तुडे